देव देव नाही देवाल देव देवयात नाही देव नाही देवाल देव चोरु अशी कोणाची पुण्या देवाऱ्यात नाही देव नाही देवाल देव अंतरात नांदे देव दाही चराचरी देव शोधूनिया पाही देव सर्वाभू तीर्थक्षेत्रात नागावे देव आपणात आहे शिर झुकवो निया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण काळ येई काळ जाई देव आहे तै सागाई देव देभारात नाही देव ಸೋರು